ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सातवा अथर्व वेदाच्या शाखा आणि पुराणांची लक्षणे सूत म्हणाला सुमंत मुनी अथर्व वेदाचे ज्ञानी होते आपली संहिता त्यांनी आपला शिष्य कबंद याला शिकवले कबंदाने त्या संहितेचे दोन भाग करून पथ्य आणि वेददर्श यांना ती शिकवली वेददर्शाचे शौकलायनी ब्रह्मबली मोदोष आणि पिपलायनी या नावाचे शिष्य होते आता पथ्याच्या शिष्यांची नावे ऐका शौनका कुमुद शुनक आणि अथर्ववेत्ता जाजली असे पथ्याचे तीन शिष्य होते अंगिरा गोत्राचा शुनक याचे बब्रू आणि सैंधवायन असे दोन शिष्य होते त्यांनी दोन संहिताचे अध्ययन केले अथर्ववेदाच्या आचार्यामध्ये खेरीज सैंधवायन इत्यादींचे शिष्य सावरणे इत्यादी तसेच नक्षत्र कल्प शांती कश्यप अंगिरस इत्यादी पुष्कळ विद्वान होऊन गेले आता मी तुम्हाला पौराणिकांच्या संबंधी ऐकवतो त्रयारुणी कश्यप सावरणी अक्रतवरण वैश्यपायन आणि हरित असे पुराणांचे सहा आचार्य प्रसिद्ध आहेत व्यासांचे शिष्य असलेल्या माझ्या वडिलांच्याकडून हे एक एक संहिता शिकले होते या सहाही आचार्याकडून मी सर्व संहिताचे अध्ययन केले याशिवाय आणखी चार मूळसंहिता कश्यप सावरणी परशुरामाचे शिष्य अक्रतवरण आणि मी अशा चौघांनी व्यासांचे शिष्य असलेल्या श्री रोमहर्षणाकडून यांचे अध्ययन केले शौनका ब्रह्मर्षिनी वेद आणि शास्त्रे यानुसार पुराणांची लक्षणे सांगितली आहेत ते लक्षपूर्वक ऐक शौनका पुराणे जाणणारे विद्वान असे सांगतात की पुराणांची सर्ग विसर्ग व्रती रक्षा मनवंतर वंश वंशानुचरित संस्था हेतू आणि अपाश्रय अशी दहा लक्षणं आहेत काही आचार्य पुराणांची पाचच लक्षणे मानतात दोघांचेही म्हणणे बरोबर आहे कारण महापुराणांची दहा लक्षणे असतात आणि लहान पुराणांची पाच जेव्हा मूळ प्रकृतीतील साम्यावस्थेत असलेले गुण प्रक्षुब्ध होतात तेव्हा महतत्वाची उत्पत्ती होते महतत्वापासून तामस राजस आणि सात्विक असा तीन प्रकारचा अहंकार निर्माण होतो यापासूनच पंचतन्मात्रा इंद्रिय आणि विषयांची उत्पत्ती होते या उत्पत्ती क्रमाला सर्ग म्हणतात परमेश्वराच्या कृपेने सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य प्राप्त करून घेऊन महत्त्व इत्यादींनी कर्मानुसार उत्पन्न वासनारूप केलेली जी कार्यरूप चराचर शरीरात्मक जीवाची उत्पत्ती तिला विसर्ग म्हणतात एका बीजापासून दुसरे बीज उत्पन्न व्हावे तसे ते होते हालचाल करणाऱ्या प्राण्यांची स्थिर पदार्थ ही वृत्ती म्हणजेच जीवननिर्वाहाची सामग्री होईल तिच्यापैकी काही माणसांनी स्वतःच्या इच्छेनुसार तर काही शास्त्रांच्या आज्ञेनुसार निश्चित केली आहे युगायुगामध्ये भगवान पशु पक्षी मनुष्य ऋषी देवता इत्यादी रूपांमध्ये अवतार धारण करून वेदधर्माला विरोध करणाऱ्यांचा संहार करतात त्यांची ही अवतार लीला म्हणजेच रक्षा होईल मनु देवता मनुपुत्र इंद्र सप्तर्षी आणि भगवंताचा अंशावतार या सहा गोष्टींनी युक्त असलेल्या वेळेला मन्वंतर म्हणतात ब्रह्मदेवापासून जितक्या राजांची उत्पत्ती झाली त्यांच्या भूत भविष्य आणि वर्तमानकालीन संततीला वंश म्हणतात ते राजे तसेच त्यांच्या वंशजांच्या चरित्राचे नाव वंशानुचरित असे आहे या ब्रह्मांडाचा स्वभावताच प्रलय होतो नैमित्तिक प्राकृतिक नित्य आणि आत्यंतिक असे त्याचे चार भेद आहेत यांनाच तत्वज्ञ विद्वान संस्था म्हणतात पुराणांच्या लक्षणामध्ये हेतू नावाने ज्याचा व्यवहार होतो तो जीवच आहे कारण वास्तविक तोच सर्ग विसर्ग इत्यादींचा हेतू आहे म्हणजेच अविद्येने तो कर्मे करणार आहे काही विद्वान त्याला अनुशयी म्हणजे प्रकृतीमध्ये निद्रा करणारा असे म्हणतात तर काही काहीजण त्याला अव्याकृत म्हणजेच प्रकृतीरूप आहे असे म्हणतात जागृती स्वप्न आणि सुशुक्ती या जीवाच्या वृत्तींचे अभिमानी असणारे विश्व तैजस आणि प्राज्ञ या मायामयी रूपामध्ये भासणारे आणि या अवस्थांच्या पलीकडील तुरीय तत्वामध्ये सुद्धा असणारे जे ब्रह्म त्यालाच येथे अपाश्रय म्हटले जाते घटादी पदार्थांमध्ये माती इत्यादी द्रव्ये समाविष्ट असतात व त्याहून बाहेरही असतात किंवा नाम व आकार यामध्ये केवळ सत्ता असते पण ती त्याहून बाहेरही असते त्याचप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अवस्थात ब्रह्म उपादान कारण म्हणून समाविष्ट असते व निमित्त कारण म्हणून बाहेरही असते त्यालाच अपाश्रय म्हणतात चित्त जेव्हा योगाभ्यासाने तिन्ही व्रतींचा त्याग करून शांत होते तेव्हा आत्मज्ञानाचा उदय होतो आणि आत्मव्यता पुरुष कर्मवासना आणि कर्मप्रवृत्ती या दोहोपासून निवृत्त होतो हे ऋषीनू इतिहास तज्ज्ञ विद्वानांनी अशा लक्षणाने युक्त आणि लहान मोठी अठरा पुराणे सांगितली आहेत त्यांची नावे अशी आहेत ब्रह्मपुराण पद्मपुराण विष्णुपुराण शिवपुराण लिंगपुराण गरुडपुराण नारद पुराण भागवत पुराण अग्निपुराण स्कंदपुराण भविष्यपुराण ब्रह्मवैवर्त पुराण मार्कंडेय पुराण वामन पुराण वराह पुराण मत्स्य पुराण कुर्म पुराण आणि ब्रह्मांड पुराण अशी ही अठरा होत शौनका व्यासांच्या शिष्य परंपरेने जी वेद पुराणे पुढील पिढ्यांपर्यंत नेली ते मी तुला सांगितले हे वर्णन ऐकणाऱ्यांच्या आणि वाचणाऱ्यांच्या ब्रह्मतेजाची अभिवृद्धी करते या ठिकाणी सातवा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू